चेतावन मात म्हजी राखण येता राखण येता तोच म्हजी तोच मुझे तारण तोच मुझे कोटे आनी तोच मुझे रक्षण

आसा विश्वासि ताचीस पदवी मै मापो आसा विश्वासि ताचीस पदवी मै मापो तुस म्हजे खडप तोच मुजे तारण तोच मुझे कोटे आणि तोच मुझे रक्षण तोच मुझे खडा तोच मुझे कारण तोच मुझे कोटे आणि तोच मुझे रक्षण देवा ते मात आत्मो मुजो विशे घेता